पंछी तू उड़ जा वतन में रुत है ये प्रभु नमस्कार मित्रांनो मी सीमा आज तुमच्याबरोबर आहे आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी मित्रांनो आजचे मूल्य आहे निर्भयता बघा आज प्रत्येक मनुष्य हा भीतीमध्ये जगत आहे भय हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आणि बऱ्याचदा हा शत्रू असुरक्षिततेच्या भावनेतून निर्माण होतो कित्येक वेळा जीवनातील शुभ गोष्टींचा वियोग आणि अशुभ गोष्टींच्या संयोगाची आशंका जेव्हा आपल्या मनात निर्माण होते तेव्हा भीती वाटू लागते आणि कधीकधी घटनेची तीव्रता कमी असते परंतु त्याविषयी नकारात्मक विचार करून आपण मनात भीती निर्माण करत असतो समजा एखाद्या आईचा मुलगा बाहेर पडला घरातून बाहेर पडलेल्या मुलाची आई भीतीपोटी इतकी काळजी करते इतकी काळजी करते की जोपर्यंत तो घरी परत येत नाही तोपर्यंत तिचा जीव भांड्यात पडत नाही ती सारखी विचार करत असते काही अकल्पित घटना तर घडली नसेल काही झालं तर नसेल आणि त्यामुळे ती त्याला सारखा तिच्या मनामध्ये सारखी विचारचक्र सुरू होते काय झालं असेल कधी येईल काय झालं असेल त्या मुलाचा आईसोबत काही संपर्क होत नाही आणि ही मात्र तो येईपर्यंत तिला चैन पडत नाही आणि अशा परिस्थितीत मुलाच्या मोहापायी आईचे विचारचक्र आणखीनच जोरात फिरायला लागतं आणि यातून तणावजन्य परिस्थिती निर्माण होते म्हणूनच म्हटले जाते भीत्यापोटी ब्रह्मराक्षस जिथे भीतान तिथं तुमचं नुकसान आहे माणसाच्या मनात अनेक लहान मोठ्या कारणामुळे भीती बसलेली असते मग ती कोणतीही असो कोणाला अंधाराची भीती वाटते कोणाला पाण्याची भीती वाटते कोणाला ज्याच्याकडं खूप पैसा आहे तो पैसा चोरी जाण्याची भीती वाटते काही जणांना गाडीत जाता जाता अपघात तर होणार नाही अपघात होण्याची भीती वाटते कुणाला आजारपणाची भीती आजारी तर नाही पडणार काही जणांना वृद्ध झाल्यानंतर वृद्धाकाळाची भीती आपल्याला कोणी सांभाळेल की नाही कुणाला परीक्षेची भीती विद्यार्थी वर्गाला परीक्षेची भीती काही जणांना जिवल व्यक्ती दुरावल्याची भीती अनोळखी व्यक्ती व जागेची भीती पण काही जणांना वाटते काही जणांना कुत्र्यांचीही भीती वाटते मग ती भीती कोणतीही असो परंतु सगळ्यात मोठी भीती मात्र ती आहे मृत्यूची भीती मृत्यूची भीती सर्वांनाच वाटते आणि याविषयी एक दृष्टांत या ठिकाणी मला आठवतो एकदा यमदूताने आपल्या दूताला मनुष्य लोकात पाठवले आणि सांगितले मृत्यू करून त्या एक हजार लोकांना घेऊन यायचं आणि तो येतो यमदूताचा यमदूत त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो जात असतो आणि तेवढ्यात तो फकीर त्याला भेटतो आणि फकीर विचारतो तू आज कोणाचा मृत्यू आहे कोणाला नेण्यासाठी आलास तेव्हा तो दूत म्हणतो की मी हजार लोकांचा बळी घेऊन जाण्यासाठी आलो आहे एक अशी महामारी मी पसरवणार आहे ज्याच्यामध्ये हजार लोक मरतील आणि त्यांना मी घेऊन जाणार आहे परंतु काही वेळातच त्या फकीराला बातमी कळते की दोन हजार लोकांचा मृत्यू झाला मग त्यालाही दुःख होत आहे फकीराला वाटते अरे आजकाल यम सुद्धा धोका करत आहे सगळ्यात मोठा धोका मला सांगितलं एक हजार लोकांचा मृत्यू आणि यानंतर दोन हजार लोकांचा मृत्यू केला आहे आणि तो त्याला भेटतो आणि तो त्या यमदूताला म्हणतो अरे तू पण अन्याय करायलास तू पण धोका ही किती मोठी गद्दारी आहे त्याला ते म्हणतो नाही मी हजारच लोकांचा मृत्यू केला आहे पण हे एक हजार जे लोक आहेत ना हे फक्त भीतीनं गेलेत महामारीच्या फक्त भीतीनं गेले आणि म्हणून मग एक हजार लोकांचाही मृत्यू झाल्यामुळे यांनाही मी घेऊन जात आहे म्हणून मित्रांनो दोन हजार लोकांचा मृत्यू झाला त्याचं कारण भीती म्हणून भीती ही माणसाला मृत्यूमुखामध्ये घालते म्हणून मित्रांनो वास्तविक मृत्यूची भीती ही इतकी भयानक आहे की जी निकटच्या एखाद्या संबंधीनं जर शरीर सोडले तर ती डोळ्यासमोर आपण पाहू शकत नाही काही जणांचा जवळच्या व्यक्तीनं जर शरीर सोडले हे त्याला कळतच ते हार्ट फेल्यू जागेवरच होतात आणि मृत्यूमुखी पडतात ही सगळ्यात मोठी भीती आणि तिचे कारण आहे स्वतःला विसरल्याचं मित्रांनो मृत्यू होतो शरीराचा स्व म्हणजे आत्म्याचा कधी मृत्यू होतच नाही आणि हे सत्य स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे आज मनुष्य मृत्यूला घाबरतात याचा विसर पडलाय मी देह नसून मी चैतन्य आत्मा आहे आणि मी आत्मा अजर अमर अविनाशी आहे ही स्मृती जर असेल तर मृत्यूलाही आपण मृत्यूलाच काय कोणत्याच गोष्टीला आपण घाबरू शकत नाही म्हणून गीतेतही म्हटलेले आहे दुसऱ्या अध्यायामध्ये नैनम छिंदांती शस्त्रांनी नैनम दहती पावक आत्मा मरू शकत नाही जळू शकत नाही आत्म्याने वाराही सुकू शकत नाही आत्मा जरामर अविनाशी आहे परंतु ही ओळख प्रत्येकजण विसरला आहे आणि जीवनभर स्वतःला देह समजून व्यवहार करत आहे त्यामुळेच देह आणि देहाच्या संबंधाच्या मोहात प्रत्येकजण अडकलेला आहे एवढेच नाही तर जन्म जन्मांतर तो त्या जाळ्यात अधिकच फसत जात आहे वास्तविक मनुष्याला बुद्धिमान प्राणी म्हटले जाते परंतु या बाबतीत मात्र तो बुद्धिहीन बनला आहे बुद्धिहीन बनल्यासारखे वागत आहे त्यामुळे मनुष्य मृत्यूच्या भीतीने सदैव चिंतित असतो एकदा एक माता या विचाराने नेहमी चिंतित असायची की मे मेल्यानंतर सर्वजण मला स्मशानात घेऊन जातील आणि तिथे मला एकटेच सोडून देतील एकटीला हा एकटेपणा मी सहन करू शकणार नाही आणि या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी ती एका संताकडे जाते आपली व्याधी सांगते आणि त्यावेळी ते संत महात्म्याने तिला समजावून सांगितले की माताजी स्मशानात तू नसणार फक्त तुझं शरीर वस्त्र असेल बाकी तू तर देवाघरी जाशील त्यावेळी त्या महिलेला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख झाली परिणाम मृत्यूची भीती थोडीशी कमी झाली पूर्णता गेली नाही पण थोडीशी कमी झाली कारण देहाच्या संबंधाच्या मोहजाळात ती अडकलेलीच होती ना यातून मुक्त होण्यासाठी आवश्यक आहे ईश्वरीय ज्ञान स्वच ज्ञान ज्याला प्राप्त आहे तो मात्र नष्ट मोहा स्मृतीर्लब्ध बनू शकतो यासाठी एक उदाहरण या ठिकाणी आठवतं महात्मा गांधीजींचं महात्मा गांधीसुद्धा त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांनी आपल्या देहाचा त्याग केला जेव्हा त्यांचे अंत दर्शन करण्यासाठी महात्मा गांधीजींना बोलवण्यात आले गांधीजींनी त्यांचे दर्शन घेतले तेव्हा गांधीजींच्या डोळ्यातून अश्रू आले कस्तुरबांच्या जाण्याचे दुःख ते सहन करू शकले नाही गांधीजींच्या मुखातून उद्गार बाहेर पडले कस्तुरबा मी तुझ्या शरीराची राख होताना पाहू शकत नाही आणि एक ह्या वाक्यावर एका कवीने म्हटले हिमालय भी रोपडा आणि म्हणून मित्रांनो की मृत्यूला जिंकण्यासाठी मृत्यूच्या भीतीपासून आपल्याला दूर होण्यासाठी एकच आपण विसरलेलं आहोत आणि ते म्हणजे स्वस्वरूपाची ओळख आणि ते मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी तुम्हाला सांगते ते म्हणजे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचे संस्थापक पिताश्री ब्रह्माबाब यांच्या धर्मपत्नी यशोदा यांनी एकोणीसशे एकसष्टमध्ये मुंबईत शरीर सोडले त्यावेळी त्यांच्याजवळ त्यांची मुलगी होती शरीर सोडण्यापूर्वी यशोदा मातांनी आपल्या मुलीला सांगितले तू ईश्वरी महावाक्य मला वाचून दाखव आणि त्या ऐकत ऐकतच आपल्या मुलीच्या मांडीवरती त्यांनी शरीर सोडले आपल्या शरीराचा त्यांनी त्याग केला आणि मग त्यांच्या मुलीने आपल्या पिताश्रींना फोनवर ही गोष्ट सांगितली आणि लगेचच फोनवर पिताश्रींनी सांगितले की बच्ची कोई बात नाही तुम्हारी अम्मा और मेरी बीबी थी अम्मा मरे तो भी हलवा खाना और बीवी मरे तो भी हलवा खाना यावरून आपल्या लक्षात आलं असेल की राष्ट्रपिता महात्मा गांधीसुद्धा आपल्या पत्नीच्या मृत्यूप्रसंगी शोकाकुल झाले परंतु परमात्मा ज्यांना परमात्म्याने प्रजापिता ब्रह्मा म्हणून संबोधलेले आहे अशा प्रजापिता ब्रह्माबाबा यांनी मात्र आपल्या पत्नीच्या मृत्यूप्रसंगी जराही शोक व्यक्त केला नाही कारण त्यांना आत्मज्ञान होते ईश्वरीय ज्ञान होते त्यांची अवस्था एक रस होती एवढंच नाही तर त्यांच्या पत्नीने सुद्धा ईश्वरीय स्मृतीमध्येच शरीर सोडले देहत्याग केला तर हे आहे खरे ज्ञानी तो आत्म्याचे लक्ष मृत्यूला जर घाबरत नसेल तर तो म्हणजे ज्ञानी तो आत्मा ईश्वरीय ज्ञान आणि आत्मज्ञान ज्याच्याकडे आहे तो कधीच कोणत्याच गोष्टीत घाबरू शकत नाही तो सदैव निर्भय राहू शकतो म्हणूनच परमात्म्याला म्हटले जाते ना निर्भय निर्भय म्हणून जो परमात्मज्ञानी आणि आत्मज्ञानी आहे तोही सदैव निर्भय आणि निर्भयर असू शकतो म्हणून मित्रांनो आपल्याला सुद्धा या सर्व भीतीपासून मुक्त व्हायचं असेल तर स्वची ओळख असणं जरुरी आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या घराचा परिचय असणं जरुरी आहे कारण जिथून आपण आलो तिथं जाण्याची तयारी आपल्याला करायची आहे ज्याप्रमाणे पशुपक्षी प्राणी सकाळी घरातून बाहेर पडतात आणि सायंकाळी आपल्या घरात परत येतात ते आपले घर कधीच विसरत नाहीत परंतु आपण मात्र आपलं घर विसरलो आहोत ज्या घरून आपण आलो आहोत त्या घराची विस्मृती आपल्याला झालेली आहे आणि ते आपले घर की जे परमात्मा जिथे राहतात तेच आपले घर आहे ज्याला म्हणतात परमधाम ही स्मृती जर असेल तर कधीच आपल्याला मृत्यूची भीती वाटणार नाही म्हणून मित्रांनो दुसरी गोष्ट असली पाहिजे आपल्या बुद्धीमध्ये आणि ती म्हणजे जे शरीर आपल्याला मिळालेलं आहे तर त्या शरीराला सदैव हे आपल्याला ईश्वरानं दिलेली एक अमानत आहे किंवा पुण्यकर्म करण्यासाठी सदैव आपल्याला मिळालेले एक साधन आहे हे स्मृतीत ठेवायचं जसा एखादा ड्रायव्हर कर्ज काढून नवीन गाडी घेतो त्या आधारे खूप कमाई करतो आणि खुश होतो कालांतराने ती गाडी जुनी झाली की त्याला कधीच दुःख होत नाही फक्त त्या गाडीचा तो जरा जपून उपयोग करतो तिच्या देखभालीवर त्याला थोडा फार लक्ष करावं लागतं आणि काहीशी शरीररूपी गाडीचेही आशेच आहे त्यामुळे शरीररूपी गाडी जोपर्यंत सुरक्षित आहे तोपर्यंत जेवढं होईल तेवढं पुण्याची कमाई आपल्याला जमा करायची म्हणजे शरीर सोडताना खुशी होईल आणि समाधान वृत्तीने आपण शरीर सोडू भीती वाटणार नाही दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे शरीर कर्मजन्य आहे त्यामुळे कर्माचा लेखाजोखा चुकता होताच शरीर सुटेल जेव्हा आपण शारीरिक व्याधींच्या रूपाने कर्मभोग भोगत असतो तेव्हा आपला कर्माचा लेखा जोखा चुकता होत आहे जसे घेतलेले कर्ज हप्त्याने परत करतो आणि ते फिटत असल्यावर आपल्याला आनंदच होतो ना दुःख कधीच होत नाही तसेच कोणती बिमारी कोणताही कर्मभोग जर समोर आला तर कधीही आपला हिसाब चुकतू होत आहे आणि तेही कर्मयोगाने म्हणजे कर्म करत असताना दुःख भोगत असताना ईश्वरी स्मृतीत राहून जर आपण ते केलं तर लवकरच आपला हिशोब चुकतो होईल आणि याचेच गायन आहे सिमर शिमर सुख पाओ कलह क्लेश मिटे तनके जीवनमुक्ती पाओ आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण सदैव लक्षात ठेवायला हवं की जीवनाची प्रत्येक घडी ही अंतिम घडी आहे सदैव लक्षात ठेवा की आपण कधीही जाऊ शकतो म्हणून मरणापूर्वी पापातून मुक्त होण्यासाठी एका व्यक्तीला भीती वाटत होती की आपण काय करावं म्हणून तो एका संताकडे जातो आणि तो महा त्या संत महात्म्याला विचारतो मला धर्मराजाच्या शिक्षेची भीती खूप वाटते त्यामुळे पापापासून मुक्त होण्याची काही युक्ती आहे का ते महात्माने त्याला उत्तर दिले आता तू खूप उशीर केलास तुझ्या आयुष्यातले फक्त सात दिवस उरले आहेत त्यामुळे तू जाऊ शकतोस मग त्या व्यक्तीला आणखीनच तो म्हणतो की तो पाय धरतो आणि म्हणतो विनवणी करतो आणि म्हणतो तू काहीतरी उपाय सांगा माझ्या आयुष्याचे फक्त सात दिवस राहिले तेव्हा तो महाराज म्हणाले फक्त सात दिवस तू काय कर सर्वांना जाऊन तू माफी माग तुझ्या पापकर्माची क्षमा सगळ्यांकडे जाऊन तू माग होईल तेवढे तू सर्वांसोबत चांगला व्यवहार कर या सात दिवसात पुण्य कर्म जमा कर आणि त्यानुसार त्या व्यक्तीने सर्वांकडे जाऊन माफी मागितली सर्वांशी जेवढे होईल तेवढे चांगले वागला आणि सगळ्यांसोबत त्याचा व्यवहार एवढा चांगला झाला सगळे त्याला खूप प्रेम द्यायला लागले त्याच्यातील हे परिवर्तन पाहून सर्वांना खूप कौतुक वाटायला लागले बघता बघता सात दिवस संपले परंतु त्या व्यक्तीला मरणच आले नाही त्यामुळे आठव्या दिवशी तो परत त्या व्यक्ती महाराजांकडे जातो तेव्हा त्यांनी विचारले मागील सात दिवसात काही पापकर्म झाले का संत महात्म्यांनी विचारले मागील काही दिवसात तुझे काही पापकर्म झाले का त्यावर तो व्यक्ती म्हणाला कुठलेही पापकर्म झाले नाही कारण समोर मला मृत्यू दिसत होता सांगण्याचा उद्देश हा की आपल्या जीवनातील प्रत्येक घडी जर अंतिम घडी हे समजून जर आपण प्रत्येकासोबत व्यवहार केला तर कधीच आपल्याकडून पापकर्म होणार नाहीत आणि आपल्याला धर्मराजाच्या सजेची भीती वाटणार नाही किंवा आपल्याला मृत्यूची ही भीती वाटणार नाही म्हणून मित्रांनो कधीही निर्भय बना निर्वैर बना कारण निर्भयता हीच ज्ञानी व्यक्तीचे लक्षण आहे कारण निर्भय होण्यासाठी सुद्धा आपल्याला स्वस्वरूपाची ओळख पाहिजे परमात्म ज्ञानाचा परिचय पाहिजे परमात्मा आणि स्वस्वरूपाची जागृतीच आपल्याला निर्भय बनवते म्हणून निर्भयता हा मूल्य आपल्याला आपल्या जीवनामध्ये यशस्वी बनवतो म्हणून मित्रांनो आज आपण या ठिकाणी निर्भयता या गुणावरती चर्चा केली आहे उद्या आपण परत दुसऱ्या एका सुंदर मूल्यावरती चर्चा करणार आहोत नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी पंछी तू उड़ जा वतन में रुत है ये प्रभु Mm-hmm. কাছে